रामकृष्ण गोविंद प्रथम स्कंद अध्याय नववा श्लोक एक्केचाळीस आणि बेचाळीस आपण पाहणार आहोत प्रवचन आहे पस्तीसावे आता समोर असलेल्या भगवंतांना उद्देशून आयुष्यात भीष्माचार्यांच्या आयुष्यात घडलेल्या भगवंतांच्या संदर्भात घडलेल्या सगळ्या घटनांचं स्मरण करत करत भगवंतांच्याकडून अनवद्या भक्तीची मागणी करत करत निरपेक्ष भावनेने भक्ती मला करण्याची बुद्धी दे मला तुझी प्रीती हवी मला तुझी प्राप्ती हवी असं मागणं मागत मागत आता शेवटी काय आहे गीतेच्या नवव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात म्हटलेलं आहे मलाच नमस्कार कर चार गोष्टी सांगितल्या ज्या म्हटलेल्या आहे मन मना भव वगैरे तर त्यामध्ये म्हटलेलं आहे मलाच नमस्कार कर आता शेवटच्या क्षणी भीष्माचार्यांच्याकडून त्यांना नमस्कार करायची वेळ आली त्यावेळेला नमस्कार करण्यासाठी रूप कुठलं डोळ्यासमोर आलं त्यांच्या ते म्हणतात भीष्माचार्य मुनिगण नृपवर्य संकुलेत सदसि युधिष्ठिर राजसूय एषा अर्हणमुपपेद ईक्षणीय मम दृशिगोचर एष आविरात्मा युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाच्या वेळी मुनी आणि मोठमोठे राजे लोक उपस्थित असलेल्या सभेत ज्या दर्शनीय भगवान श्रीकृष्णांची अग्रपूजा झाली ज्या दर्शनीय भगवान श्रीकृष्णांची अग्रपूजा झाली ते सर्वांचे आत्मा असलेले प्रभू माझ्यासमोर उभे आहेत भीष्माचार्यांच्या बोलण्यातला टोन भीष्माचार्यांच्या बोलण्याचा दृष्टिकोन कसा इथे एकदम बदलला ते बघा इथं ते म्हणतात ते सर्वांचे आत्मा असलेले प्रभू माझ्या समोर उभे आहेत आणि कसे आहेत दर्शनीय भगवान श्रीकृष्ण आता ते जे नमस्कार करतात ना ते दर्शनीय भगवान सगळ्या सगळ्या राजा एक तर युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ काय हो कशाला कमी असेल कशाला कमी असेल पृथ्वीवरचे जेवढे जेवढे म्हणून सगळे राजे मुनी लोक होते ते सगळे तिथं उपस्थित होते मोठमोठे राजे आणि सगळं ऐश्वर भर भरून प्रकट होत होतं अशा प्रसंगी अग्रपूजा कोणाची करायची यज्ञात अग्रपूजा करतात कोणाची करायची नकुल आणि सहदेवाने सुचवलं की भगवान श्रीकृष्णांची अग्रपूजा करावी म्हणून सगळ्या सगळ्यांनी त्याला अनुमोदन दिलं एक शिशुपाल सोडून तो विषय सोडून द्या आता तो चर्चेचा विषय नाही परंतु सगळ्यांनी त्या सौंदर्यवान वीर्यवान भक्तांचं कल्याण करणाऱ्या काय काय म्हणून पदव्या त्यांना द्याव्यात तर अशा त्या भगवान श्रीकृष्णांचं पूजन कसं झालं असेल आणि ते कसे बसले असतील सिंहासनावरती अशा त्या भगवंतांचं रूप मी जर डोळ्यासमोर आणलं आणि हे काय आहे विरोचित स्मरण आहे एरवी माझं स्मरण कसं असतं शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम ती लक्ष्मी आपले मांडीवरती भगवंतांचे पाय घेते हळूहळू चुरते असं हे सांसारिक वर्णन शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम पहुडलेले आहेत भुजंगासनावरती भुजंगासन नव्हे भुजंगावरती तर अशा या भगवंतांचं स्मरण न करता विरोचित वीर आहेत भीष्माचार्य आणि त्याला साजेस असं रूप भगवंतांचं त्यांनी डोळ्यासमोर आणलं प्रत्यक्ष समोर भगवान उभे आहेत पण त्यांना स्मरण झालं त्या त्या प्रसंगाचं की जिथे भगवंतांची अग्रपूजा झाली आणि ते म्हणतात असे ते भगवान प्रत्येकाच्या हृदयात आहेत प्रत्येकाच्या हृदयात आहेत सर्वांचा आत्मा असलेले प्रभू माझ्या हृदयात नाहीत का सगळ्या लोकांच्या हृदयात नाहीत का असे ते भगवंत माझ्या समोर उभे आहेत मी आता नमस्कार करतो आणि मनात म्हणाले इथं त्या श्लोकाच उद्देश संदर्भ नाही मनात म्हणाले आता मी प्राण सोडतो आणि तो प्राण मी भगवंतांच्या मध्ये विलीन करतो काय बघा काय आहे मला फार प्रकर्षाने आठवण येते ती स्वामी वरदानंद भारतींची त्याने तीन दिवस अन्नत्याग केला का तर मी जसा आलो तसा अंतर्गत सर्व इंद्रियांच्या मध्ये मला शुद्धता आली पाहिजे स्वच्छता आली पाहिजे मी जो देह घेऊन आलो तसा स्वच्छ आणि शुद्ध देह जाताना मी धारण करतो या भावनेने त्यांनी अन्नत्याग केला आणि तिसऱ्या दिवशी गंगास्नान करून आले खोलीमध्ये ध्यानाच्या बसले कुणालाही तीन चार तास येऊ नका म्हणाले एक हात भगवंतांच्या चरणाशी एक हात कमंडलूवरती आणि समोर एक कविता लिहून ठेवलेली आहे त्या कवितेचा सारांश आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा राम राम घ्यावा काय ही दिव्यता हो काय ही कशी असतील ही माणसं आणि मला त्यांच्यापासून काहीही प्रेरणा घ्यायची नाही का मला कसं रडत भोगत मरायचंय रोग्यासारखं का मी योग्यासारखं मरण नाही जगू शक मरू शकत का नाही मग मरू इथं सुरुवातीला काय म्हटलेलं आहे आपण वाचलं विशुद्ध या धारणया हताशुभा काय झाले त्यांच्या शस्त्रप्रहराच्या वेदना भगवंतांच्या दर्शनाने तत्काळ नाहीशा झाल्या मी आयसीयू मध्ये असो ऍक्सिडेंट मध्ये असो घरात असो हृदय विकार येऊ माझ्या या वेदना भगवंतांचं मी प्रामाणिकपणानं दर्शन केलं ना तर त्या सगळ्या वेदना नाहीशा होतील होतील नव्हे भगवान म्हणतात मी करेन आणि अशा वेदना जर नाहीशा झाल्या तर मला स्मरण सहनीय होणार नाही का मला मरण करताना असे भगवान समोर जर दिसले माझ्या दृष्टिक्षेपासमोर माझ्या मनश्चक्षू समोर तर तरची अवस्था आता हे जागा नाही हे ठिका वेळ नाही परंतु दुसरा स्कंध पहिला अध्याय सहावा श्लोक यावरती आपण विस्तृत विवेचन करणार आहोत त्यावेळेला याचं महत्व आपण पाहू का करायचं भगवंतांचं अंतिम क्षणाला स्मरण करायचं ते कसं करायचं हे आपण बघितलं पण का करायचं ते आपण विस्तृत बघणार आहोत परंतु ते स्मरण कसं करायचं तर ते प्रत्येकाच्या हृदयात आहेत हे भिनलं पाहिजे एक आहेत अद्वैतचा पुरस्कार भागवत करते ते इथेच करते त्या भगवंतांना माझं भेद स्वरूप मी विसरून मी भगवत स्वरूपच आहे असा मी त्यांच्यामध्ये जरी हे द्वैत असलं माझा देह आणि भगवंतांचं तत्व याच्यामध्ये भेद असला तरी तो भेद मी विसरून विसरून नव्हे त्यागून भगवंतांच्याशी एकरूप होतो अशा प्रकारे हे शेवटचा नमस्कार करतात आणि मग पुढं काय म्हणतात तमिम मह तमिम तमिम महमजम शरीर भाजम रुधि रुधि धिष्ठितमात्मकल्पिताना प्रतिदृशमिव नैकधार्कमेकम समधिगतोस्मि विधूत भेद मोहा अंगावर रोमांच येतात जसा एकच सूर्य अनेकांच्या नेत्रांना अनेक रूपामध्ये दिसतो तसेच स्वतः निर्माण केलेल्या अनेक प्राण्यांच्या हृदयात ते अनेक रूपाने भासतात असतात नव्हे भासतात वास्तविक ते फक्तच एकच आहेत त्या भगवान श्रीकृष्णांना मी भेदभ्रमाने रहित होऊन प्राप्त झालो आहे खरच हो असं व्हावं असं नाही वाटत नाही वाटत काय त्याची परिणिती आहे सांगता येत नाही हो सगळे संत बोंबा मारून सांगतात हो पण काही माझ्यात फरक पडत नाही काही फरक पडत नाही तात्पुरतं वाचताना ऐकताना चिंतन करताना वाटतं असं परंतु ती बुद्धी स्थिर का राहत नाही ती वृत्ती माझ्या मनात कायम का येत नाही एवढं हे दहा बारा श्रोत श्लोकांचं स्तोत्र आयुष्यात वय वर्षे ऐंशी असो तरी सुद्धा मला एवढं पाठ करून डोळ्यासमोर चित्रीकरण करून त्याचं स्मरण करता येत नाही विधूत भेद मोहा अहो सूर्याचं प्रतिबिंब जर हजार बादल्यामध्ये पाण्यात पडलं तर तो सूर्य हजार होतो का दिसतो पण तो भ्रम आहे मूळ सूर्य एकच आहे प्रत्येकाच्या हृदयात भगवान आहेत पण त्यांची तितकी रूप आहेत ही सगळी भासमान आहेत मी दिलीप आपटे भासमान आहे मिथ्या आहे माझं खर स्वरूप माझ्या समोर आहे मनश्चक्षु समोर आहे त्या रूपाला मला जाऊन अभेद भावनेने एकरूप व्हायचं आहे बस संपलं तुमचं जीवन काय कसंही असो हो ही असो माझ्या जीवनात मी काहीही करो पण हा जर शेवटचा क्षण गाठला ना तर बस यद्गत्वा न निवर्तनते तद्धाम परमम मम वैकुंठालाच नव्हे अहो वैकुंठ काय घेऊन बसलात तुम्ही तुम्ही आणि मी आपण सगळं भगवंतांचं वर्णन करतो पुस्तकी शब्दज्ञानी परंतु भग प्रत्यक्ष भगवंतांना मी नाही जाणू शकत तिथं पोचल्यानंतर जो आनंद आहे ना तो काय वर्णावा आणि त्या आनंदाला प्राप्त होण्यासाठी माझी ही धडपड आहे काय पाहिजे हो मला मला प्रत्येक कृतीमधून मला शेवटी आनंद पाहिजे पण तो आनंद इतका क्षुल्लक असतो इतका क्षुल्लक असतो की मला जो परमानंद आहे त्याची प्राप्ती म्हणजे काय माहीतच नाही इथं ते म्हणतात की वास्तविक ते एकच आहेत त्या भगवान श्रीकृष्णांना मी भेद रहित होऊन प्राप्त झालो आहे अहो मी भगवंतांना प्राप्त झालो असं म्हणणं हे सुद्धा द्वैत आहे बस बस संपला भेद फुटला घडा आणि मी त्यांच्याशी एकरूप झालो झालो नाही आहेच आहे ते मला जाणवलं मी मनानं मानत होतो मी वेगळा आहे पण आता मी की खात्री झाली नवे अनुभव घेतो मी आणि भगवान एकच आहे भगवंतांच्यात मी विलीन झालो असं भीष्माचार्य म्हणतात आणि ते मला प्रेरणा ठरावी म्हणून म्हणतात माझ्यासाठी ही कृती केलेली आहे त्यांना काय करायचे हो ते गेल्यानंतर त्यांच्या माग काय होतं मी गेल्यानंतर माझ्या माग काय होतं पाचशे लोक नाही हजार लोक येतात अंत्ययात्रेला आणि हळहळतात आणि विसरून घरी परत जातात काही फरक पडत नाही त्या अंत्ययात्रेमध्ये एखाद्या चहाच्या टपरी असेल तर त्याचा धंदा मात्र जोरात चालतो बाकी काही फरक पडत नाही मी माझा विचार करावा माझ्या नंतरचा विचार नये करू मी भगवंतांच्याशी मला एकरूप व्हायचं आहे याच जन्मात व्हायचं आहे आणि तो अंतिम क्षण हे एक आणि एकमेवा द्वितीय ऑपॉर्च्युनिटी बस परत नाही परत केव्हा चौऱ्याऐंशी लाख जन्मानंतर कुणी सांगितलंय त्यामुळं इतक्या आतुरतेनं जर मी हे स्तोत्र पाठ केलं म्हटलं तर भगवत दर्शन हे सोपं आहे अजिबात अवघड नाही नारायण हरी